लौंगरे का करियो जिनमा रो लंगरे का करियो जिनमा त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला मुख्य जागा जी आहे हे करियो जिन मारो का करियो जिन मारो कारण अत्यंत शृंगारिक अशी चीज आहे त्याला स्पीड देऊन त्याचे हे वाईट होतं आणि त्याच्यातले त्याच्यातले स्वर वापरलेत पहा का मोरे अंगवा लागी जा रे रंग कनिया जिन मारो लंगर का अंगवा लाग जा रे संग सुन पावे मोरी सास ननदिया अंतराचं ॲलिटरेशन कसं जमलंय बा सोन वे मोडी सासनदी दाण दौड गर लागे ए सुन पावे मोरी सास तीच तक्रार आहे सुन पावे मोरी सास आहे आणि सकाळी मला छेडतील दौर दौर गर लागे सुन पावे मोरी सास नंदिया दान दार गर लागे का करियो yo ka kajiyo jinamaro moriyangabala gija lelenge kakariyo jinamaro moriyangabala gija lelenge kakariyo त्या त्याच्यामध्ये पंचम सुद्धा इतका तो असा अनाघात दाखवला आहे या चिजेची एक मुळे माझ्या मागे एक मोठी आठवण आहे सांगेन सांगेन मला गजानन बुवाने पहिल्यांदा ज्यावेळी ऐकलं तर मला औंधला न्यायचं ठरवलं त्यांनी माझ्या वडिलांना तुमचं गाणं ऐकवायचं ते म्हटलं येईन तर त्या तुमचं जो हे होतं त्यावेळी लहान प्रमाणात होतं ते तर मी पहिल्यांदा आणि योग असा की भीमसेन नुकतेच बाहेर पडले होते आणि शिवराम बुवा वझे ते मुंबईत गाजून पहिल्यांदाच बाहेर पडलेले पण मुंबई गाजून गाजून तिथे आलेले असा सगळा योग जमून आला लक्षात आलं का आणि सकाळी मैफल सुरू झाली असं आणि ग शिवराम बुवा वजय गाऊन गेले आणि त्याच्यानंतर मला आवाज दिला गजानन भावाने की बुवा तुम्ही गाता का म्हटलं ठीक आहे तर मानाचा हे शिवराम बुवा होते त्या ते त्यावेळेला काय झालं की आठली जी तुमची ती देवळी आहे ना तिथे अंटुबुवा प्र हे पूजा करत बसले होते त्या नाही का शिवरामबा वजे असे बसले आहेत नलायकर भीमसेन असे बाकी अं ते दुसरे अंतुभवनचे गुरुबंधू होते ना गोड आवाजाचे हां चाफेकर ते असे बाजूला बसले होते आणि मी सुरुवात केली आणि ती तोरी छबा मोजा का आणि ते काय केलं ती मोजून ती फुलं टाकत होते कोण अंतुबा का पूजा चालली होती शिवरामबा वजे बसलेत शिवरामबाने मला आवाज दिला की बुवा मला तुमच्यावर तबला वाजवायचा तर तबलजीला उठवलं आणि माझ्यावर तबला सुरुवात झाली त्याने एकदम लक्षात आलं त्यांच्या त्याने उठवलं आणि तबल्यावर बसले मैफल सुरू झाली आणि त्याच्यातली काय वैशिष्ट्य आहे की या चिजेतून तुम्हाला दाखवतो तोरी तोरी वो मन ही मन भावे रे अधर पंचम घेता घेता घेता टाळायचा लोकांनी काय तोरी छब मो असे काय तोडी छब मो मनई मन रे अधक सुहावे बजा आ भैर तो गाय बजा झिजा वे झीजा आ तोडी चव इथे पंच माणून मिळवूया आणि या जागर काय लि अंतर मांडला तर त्यांची पूजा चालूच होती ते त्यांचं लक्ष बारकाईने होतं ना ते तर साठ सखी मिला ले हो मुबा ओ मुबा सुंदर सुगा गाय त्यांची मी त्यांनी वाहवा दिली तीन वेळा तीन आवडताना त्यांची फुलं वरच राहिली होती असा अंतरा त्याचा जमून येतो गाय बजा गाय बजा रिजा वे तर अशा काही काही चिजांचं ते वैशिष्ट्य आता पाहिजे तेवढा रियाज होत नाही तुम्हाला का कधीतरी आणखी साफ करून ऐकवेन मी आता थोडी भैरवी घेतो मला थकलो आहे मी आता हां भैरवीतल्या सुद्धा एक दोन तीन चिजा तुम्हाला अशा ऐकवतो काय आहे एक्सक्यूज मी याचं कारण काय मी जे खा नंतर मला नंतर खाता येत नाही काही आणि मी काल जेवलेलो आहे दहा वाजता तर आत्तापर्यंत काही नाही म्हणून ते सुख झालं आहे दोन मिनिट आणखी एक दहा मिनटं म्हणजे आता संपतच आहे आता पंजाबी ठेका ठाई लावून पहा म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे असं डान्समध्ये परवा तुमच्या मा रोहिणीबाई आल्या होत्या कुठे नाचापेक्षा नाचामध्ये काय असतं की पाऊल जमिनीला लागल्यामुळे तो मा ठेका मात्रा जी असते ती घट्ट होऊन बसते त्याच्यातून बाहेर पडत नाही आणि त्याच्या गाण्यामध्ये इथे काय असतं की ह्याच्यातून ख्यालामध्ये काय ते ख्यालामध्ये ध्रुपदामध्ये जो समुद्र आहे त्याच्यावर बोट चालताना ती समुद्र पायाण्याला धरून चालते आणि इथे हॅवरक्राफ्टसारखं ख्याल हा उचलला जातो त्यानंतर त्याचं बंधन राहतं खरं पण ते अडकू देत अडकत नाही त्याला इथे सुद्धा ठुंबरीमध्ये पंजाबी ठेक्यामध्ये सुद्धा आमच्या इथे ठुमरीच्या ठुमरी आणि ख्याल फार जवळ येतात म्हणजे छोटे ख्याल हे ठुमऱ्यात पूर्वी समजल्या गेल्या त्या असे काही पुस्तकात नोंद आहे तर आता मी ही दाखवतो हो तो तो रे दामनवा लगी महा लगी भागे આજ હું તો તો રે તો દાસ आपल्यासारखे बात आहेत हो तर तो रे तो रे जा Jordan. darshan di e darshan di हरी बैया गहर दरसी दरसी कृपा कढल चतुकार अरे भैया गह पीर तुमहो तुमो तुमो गॾु बनार तुमो बे तूं जॾहिं बनवा दवा लॻी मारा तोर दाम लॻी मारा तोर दाम मनुआ तोर दामु तोर दाम तोरे दाम लगे आता एक आणखी एक चीज दाखवतो त्या का म्हणजे रामू रामूभैयांची आठवण आहे त्यांची माझी थोडीशी गाठ जास्त पडली तर एक त्या जिया मोहिद्दीनच्याच घरात मैफल होती माझी आणि तिथे ही चीज गायली गेली आहे पुस्तक पण त्याचं स्वरूप फार न्याय झालं आणि ती त्या दिवशी त्यांना फार अपील झाली बहुत सही गाळ त्याचा ठेका मोठा झाळ झाळ झाळ झाळ झाळ झाळ झाळ झाळ đà đình đà đà đà đà đà ही त्याची मूळ बैठक आहे पंचम पण बहुत चाहिए तो जागा ही जागा मी घेत होतो आम्ही गाणं संपल्यानंतर अर्धा तास आम्ही त्या रवीच्या घरी चहा पित होतो मग म्हणजे बुवा म्हणजे मगासपासून ते दोन सूर माझा जीव खातात म्हणजे पण काय त्याचा इफेक्ट आहे सांगायचा मला आज कळला हा बहुत सही तो अब ना सहूंगी चोरी गारी बात सही चोरी गान सा आ आ आश होंगे ना ربنا जाय कहूं, जाय कहूँगी अरे नंदरा आ and the dog. दालती देत नी शामलियां बहुत शामलिया जावत नाही जायचं ते काय होतं की मला संगतीला सुद्धा थोडा परिचय लागतो कारण यांना सुद्धा एकदम पुढे हात घालता येत नाही तर ह्याची थोडी मदत लागते स्वरांची याची त्याची कारण पाहिजे तितकी आता मला ताकदही नाही थोडा आणि जरा आजारातून आणखी बरा झालो तर जरा ताकदी नाही काही सध्या मी जरा याच्यातच आहे हो पण ती सडजावरून दाखवतो मजा त्याची त्याच्यामध्ये साडेनाल गळा करके चला तू माझ्याशी बातचीत करून गेलास आणि दिल बिछडे दिया मला सबन दिल तू बिछडे दिया तर तो तू छड़ नाल गलां करके चला तू छड़ नाल गलां करके चला तू छड़ नाल गलां करके चला साढ़े दिल बिछड़े दिया सावे मिया मिया वे करके चला चढ़ना लग करके चला छोटे दिल पिछड़ दिया सावे मिया मिया वे करके चला तू चढ़ना लग करके इश्क दी सार नहीं जान दे इश्क दी सार नहीं जान दे लिखना है इसका जैसा इसका दिसार नहीं जान दे मिया इनायत पिया प्यारे तेरा भला करके चला तो चढ़ला लगला इसके दिसार नहीं जान दे मिया इन कीअ प्यार ते भला कॾहिं खे चढ़े नाल कॾहिं चाढ़े दिलि विच नव नमियम चला तू चढ़नाल गला कर चला तू साढ़नाल गला कर चला साढ़े दिल बिच रहन जमिया आवे के चला तू चढ़नाल गला कर तर इतक्या जवळजवळ पन्नास चिजा माझ्याकडे भैरवीच्या आहेत आणि प्रत्येकाचं एक काहीतरी वैशिष्ट्य आहे ते टप्प्यामध्ये सुद्धा हेच अंग दिसतं उगीच टाळण्यासाठी म्हणून नाही रचलेलं कारण ख्यालीने टप्पे रचले ते तेव्हा त्यांनी ख्यालाचं मूळ अंग आहे ते न सोडता टप्पे रचले उगीच भिरभीर ताणा मारण्यासाठी नाही आहेत आणि त्याशिवाय ताणा कशा कोचाच्या ताना खेळायला चालत नाही त्या स्प्रिंगच्या पाहिजे कोच न तुटला पाहिजे कुठे त्याची तार असते त्याला कोचा पडला ते तार तुटते का हे संबंध असं तीन सप्तकात वेव्ज घ्यायचे असणारा तर कोचा पडला तर तर ती वेव येऊ शकणार नाही म्हणून ताण कोच्याची नको आहे असं त्याचं आहे आणि ते तुम्हाला निर्णय ज्यावेळी तुम्ही त्या हँडल करायला त्यावेळी तुम्हाला लक्षात येते या गोष्टी नाहीतर नाही आता तोरी इतक्या सबंध ते हे करायचं ते नुसत्या याने कसं चालेल आणि त्याच्यातून बाहेर पडताना त्या ताना त्याला शोभणार नाहीत ते आपला बोरिंग झालं नसलं कारण काय आमच्या ह्याच्यानं की बाटा करायच्या नाही गायचा असा फार काही सहज प्रश्न निघाला पुढे मागे दुसऱ्या काही शाळा काही हस्तांतरे असे आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला हे सापडेल जे काही आता मी सांगितलं हां नाही ऐकून तसं जर माझं हे हे माझं काहीच नाही आहे हे बुजुर्ग लोकांकडून जे काही समजलं तर तितकी मेहनत तितकं हे अगोदर समजायला त्यांच्याकडून कठीण होतं ते घेता घेता तितकी मेहनत व्हायला कठीण नव्हतं आजच्या आहे आहेत आणि मी असा आजारातून वाढता वाढता वाढता ते होईल तेवढ्या करते पुढे मागे आता बाकीच्या आहेत बाकी एक एक संध्याकाळचे राग घेऊन मी तुम्हाला दाखवून सांगा स्टेज आहे ख्याल ही तर ती त्याची जी रूप आहेत ख्यालाची एक बंदिश घेतली तर ती बंदिश वेगवेगळ्या रीतीने त्या त्या गायकाला दिसू शकते नाही काय की स्वातंत्र्य मी त्याला बंधनरहित बंदिष्ट असं मी बंदिष्ट आहे बंधन तुम्ही तुम्ही तो प्रामाणिकपणे ते पचवा अगोदर संतार चांगली घेऊन सांगा का ती पचवा आणि मग तुम्ही प्रयत्न करा काय होतं लोक की पहिल्यांदाच अगोदर इंडिव्हिज्युअलिटी आमची पाहिजे इंडिव्हिज्युअल पाहिजे आणि अगोदर घेतात आणि आपल्या मनासारखं त्या चिजाला वळवतात मुळात जे त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत सांगा का ते तुम्हाला बरवून मग तुम असा एखादा सब्जेक्ट घेतला माझा मी वाक्य रचना रच रचना करताना ती तशीच्या तशीच दुसऱ्याची रचना येणार नाही पण सांगायचं जे आहे ते मात्र तेच येतं लक्षात आलं का प्रसंगाला समजा आता समजा ठेका जरा जास्त ठाय लागला तर मी त्याच्यात जागा भरणार आहे लक्षात आलं का तर ते मुळात जे सांगायचं आहे ते अगोदर समजलं पाहिजे आता ही जी काही ज्ञानेश्वरी आपण हे करतो किंवा तर त्यामुळे का की मनुष्य संगतीमध्ये राहून चांगली संता घेऊन अगोदर शब्द पचवतो अर्थ लावून घेतो आणि मग त्याच्यातून ते प्रवचन निघतं ते त्याचे संबंधात म्हणून सांगितलं की ह्याला वाल्मिकीला वा रामायण असताना इतक्या वर्षात कुठे तुंबून राहिलं होतं ते ते संबंध तुंबून राहिलेलं एका क्षणात बाहेर पडलं तसं काय होतं की हे अगोदर पचवून घ्यायला पाहिजे असतं आणि पचवून घेताना कुठल्या तरी क्षणाला त्याचं ते बाहेर पडतं तर असतं ते त्याच्या शब्दात असतं तुकाराम तेच सांगतो नारायण ज्ञानेश्वर तेच सांगतो का त्याचा त्याची भाषा ही असली तरी अर्थ एकच असतो सांगायचं तेच असतं तसं एक ख्यालामध्ये ती ही आहे दुपारामध्ये कसं बंधन होतं कारण त्या तालाचा आणि स्वरांचा आहे असं शब्द असतो नसतो कारण शब्द तुटतो ब न रे ब लय असं त्यामुळे त्याचा शब्द तो तुटतो आणि याच्यामध्ये नसतं याच्यामध्ये बंधन आहे पण हे जास्त वास्तविक ते जास्त कठीण पडतं कारण ते काय असतं ते अकॅडमिक असतं तुम्ही अमुक इतकं केलं की स्टेजवर तुम्ही ऐका न ऐका इथे समोर मनुष्य असला तरच सुचणार नाही तर सुचणार नाही पण सुचता सुचता तो दुस आविर्भाव फक्त असं की तो सांगायचं नाही तर आपल्याशी बोलतो तो हे इंट्रुवर्ट आहे त्या एक्स्ट्रोवर्ट समोरचं मनुष्य फक्त त्याला हे लावायला म्हणजे हे करताना काय म्हणतात त्याला निमित्त कारण होतो आणि ही फक्त ख्यालामध्ये जास्त आहे एक्सप्रेशन्स आहेत पण ते एक्सप्रेशन तुम्ही हे करता करता झटकन तो आत जातो म्हणून त्याला बाकी सगळं मी सांगतो जबान बाहेर करावी लागते तालाची रागांच्या सरांची जी काही भाषा आहे का त्याचे करेक्ट थी यावे लागतात आणि ते पचवावे लागतात मी मुद्दाम आपण गंधार लावायचा तर मुद्दाम असा मी सुतीचा लावतो असं नाही आहे ते ही त्याच्यामध्ये इतका वाव आहे पण तितकंच ते कठीण आहे म्हणून मग म्हणून काय करतो की शिक्षण लवकर येऊ शकतो संस्कार लवकर येत नाही का शिक्षण लवकर येऊ शकतं आज आपण शाळा खूप झाल्या पण संस्कार नाहीत संस्कार यायला त्याला आणखी काहीतरी मनन चिंतन लागतं आणि ते जर संस्कार सुरुवातीपासून चांगले झाले तर त्या शिक्षणाचा त्याला उपयोग होतो त्याचं ॲप्लिकेशन होतं तसं याच्यामध्ये सुद्धा होतं की पहिले प्राथमिक ज्या स्टेजेस आहेत त्या नीट झाल्या नाहीत आणि त्या नीट झाल्यानंतर पचवून मग परत तो गुरुचे हात धरतो त्यावेळी ते पूर्वी काय करायचं की सबन तयार करून शिष्य मुलाला पाठवत असत बाहेर नंतर तयारून आल्यावर सांगायचं अभी अभी त्याला नजर खोलणी आहे तयार झाल्यानंतर तो सगळा अनुभव मग त्याची नजर खोलली जायची मग तिथे त्याला दाखवलं जायचं की आता इथे यायची नाही का ही पहा आणि तू त्या एकदा ते संकल्प कर आणि तू पुढे चल नाहीतर हद्दू खाने रेहमत खाला सांगायचं की बाबा काय घाले की जा सुन रेहमत खाला बाप सांगतो शागीर तो बाबा उसके गले से सुन You said, तुम्ही said जब नाही तुम्ही And I said, Job said to ही जी भूपाची कर आहे ती नंतर येते पहिल्यांदा तालमी असतात तर ब्रॉड असतात जसं लहान मुलाला हाताला धरून आपण पाठीवर हे करतो तसं असतं आणि त्याच्यातून तिथे न टिकलेले लोक मग बाहेर जाऊन त्यांनी नवीन नवीन शाळा काढल्या घराणे झाली का कारण तिथे जे साफ करायला पाहिजे एक तर कोणी उचलू शकत नाही उचलायला लागले तर बाकीचा आणि मग किर्ती आणि पैसा म्हटला की बाकीच्या सगळ्या गोष्टी राहून जातात आणि तिथे मग गुरु शिष्यांचं हे जमत नाही नाट्य नाही असं काय नाही त्या रागाचं रूप हो, त्या बंदिशीतून वेगळं दिसता अशी कन्सेप्ट नाही नाही राग गाठण्याचा काय त्यांचा अर्थ सांगायचा असा की मी रागा लपटी करत नाही आहे रूपका लपटी आहे राग आठवून गाठ नाही आहे तो येतोय आपाप हा कारण ते राग उत्पन्न सुद्धा कसे कसे झाले तर जशी भाषा भाषा उत्पन्न झाल्यावर निर्णय त्याच्यातून कविता झाल्या निबंध झाले मोठमोठी काव्य झाली ती भाषा डेव्हलप का झाली ते हे उत्पन्न झालं म्हणून तर का एवढा डिक्शनरी वाढली कशामुळे तर माणसाच्या उत्स्फूर्त याच्यातून वाटा वाटा काव कविता झाल्या ह्या झाल्या आणि त्या त्या होता होता काय झालं की त्या डिक्शनरीमध्ये भर होत गेली त्या डिक्शनरीच्या आधाराने परत आपण इकडे भर घालतो तर इथे काय झालं की ज्या वेळेला एक भैरवी भैरवी भैरवी भैरवी असं करता करता त्या भैरवीतून निर्णय आकार निघाले मूर्छनेमधून जाती निघाल्या ना तर त्या निर्णय त्यांनी झालं काही भैरवी भरली आता मी भैरवीचा अभ्यास केलेला असतो म्हणजे त्या रागाचा पूर्ण अभ्यास करायचाच असतो आणि त्याच्यातून हे आकार पकडता पकडता तुम्ही त्या आकारावर हे केलं ते भैरवी आपोआप येते म्हणून ते सांगायचे हम तो आस्था गाते असे ते राग गात असतात पण ते रूपकार लक्ती करत असतात रागाचं हे आणि त्यामुळे काय होतं की जो आकार आहे तो एक फूल आहे फूल वाटता वाटता वाटता वाटता फु फुलत जातं ते आणि वाहवा कुठे आहे की त्याचे कुठलंही हे वाटताना जसं जसं मगाशी मी सांगितलं की आपण जेवणातला घास घेतला त्या घासामध्ये सगळ्या याचं सगळं तत्व त्या एका घासात असतं तसं ते फूल वाढता वाढता वाढता वाढता काय होतं की वावा कुठे की प्रतिभेची वाव आहे जी क्रिएटिव्हिटी आहे त्याची वाव आहे छान म्हणजे ती क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटी तेव्हा तुम्ही हे द्यायची जात द्यायची असते आणि ते क्रिएटिव्हिटी हे करता करता काय होतं तो सगुणातून निर्गुणात निघून जातो विष्णू शंकर महादेव हे सगळे काय आहेत हे गुणरूप आहेत त्या अद्वैत तेच आहे तर त्या चेतनातून मनातून कधी विष्णूचं कधी याच्यातून तर ती आ प्रत्येक ही आस्थाई अशी फ्लुईड फ्लुईड स्कल्पचर आहे आणि त्या याच्यातून हे करताना ती विरळ होत जाते संध्याकाळ का विरळ होत गेले तर प्रत्येक वेळेला विष्णू विष्णू जातो शंकर शंकर जातो त्याला मुद्दाम म्हणून त्याचा म्हणून मुद्दाम रागाचे वादी घ्यायचे आणि संवादी घ्यायचे आणि तालाचं अंग दाखवायचं असं नाही आहे तर त्या आस्थाईचे जे काही गुण हे आहेत तेव्हा हे करता करता विस्तृत होत जातं आणि मनुष्य एका अशा सन्न अवस्थेत जातो चांगलं का स्वतः वेगळा होऊन तो त्याला पाहू लागला पाहिजे हां असं फिलिंग व्हायला पाहिजे जर तुम्ही आठवत आहे की हाऊस ऑफ वॅक्समध्ये ती ही आली होती एक का ज्यावेळेला तो जाळायला निघतो तुम्ही जर पिक्चर पाहिलं असेल हाऊस ऑफ वॅक्स तर तो तो मनुष्य क्रिएटिव्ह होता तो कसा त्याला जाऊन फील करून तसं रागांचं सुद्धा आम्हाला फिलिंग होतं त्या का की जशी काही ती मूर्ती समोर आहे त्या असं ते फिलिंग होतं आणि त्यावेळेला त्याचं मन कळवतं जर त्याला कोणतरी डाग लावला किंवा तर त्याला आवडत नाही त्या तसं सीझनचं असतं की प्रत्येक चिजेमध्ये एक इतकी विशिष्ट ही दर्द असतो की त्या दर्दला हलू नये हां म्हणून उगीच कोणी त्याचं हे घेऊ नये म्हणून थोडासा गुरुचा आशीर्वाद जो लागतो तो तिथे गुरुची मान्यता लागते की त्यांच्यासमोर असं कुठे हा तर त्याने मान्यता दिली पाहिजे त्याला आणि ती उत्स्फूर्त दिली पाहिजे जबरदस्तीने बसून नाही ही पूर्वी दिली जात असे नेहमीच काही गुरु सा सासू असतं असं नाही <laughs> असा त्याचा पण पूर्वी काय की जबरदस्ती काय करायची आणि मग त्या शिष्या गुरुला शिष्या शिवाय पडायचे त्यांचं नाही जायचं का बाबा हे तू माझ्या माझ्या समोर त्याची विकृती करतोस तुला कोणी तसा अधिकार दिला कारण बुजुर्ग म्हणून सांगितलं बुजुर्ग लोक बुजुर्ग लोकांच्या समोर मी माहे ठेवत असत आणि त्यांची मान्यता मिळवली तर अशा लीनतेने ते घेत असत आणि मग ते असं अत्यंत काळजीपूर्वक हँडल केलं इतकी जबरदस्त विद्या अशी काळजीपूर्वक हँडल केल्याशिवाय कसं चालेल ते वेदानाम सामवेदोस्मी म्हणून सांगतो तो म्हणजे इतक्या हाय याला पोचलेला ते उगीच कसं हँडल करून चालेल सर आणि जर तुम्हाला काय हे करायचं बनवाबनी किती दिवस चालेल आज आमच्या याच्या सगळी बनवाबनी प्रत्येक गोष्टीत बनवाबनी चालते फॉरेनरला दाखवायचं आपल्या गुरुला नाही दाखवायचं आठला जो सद्गुरू शेवटी आहे यो नादबिंदू कला तिथं तस्मय श्री गुरुवे नावा तो आठ असतो सर त्याला तुम्ही कॉन्शियसला नाही धरायचं सगळं आपल्याकडे व्यवस्थित सांगितलेलं आहे फक्त ते फॉलो करायचं नाही असं ठरवून चालतं ते लोकांना सांगायचं ब्रह्मज्ञान आपण फक्त आपल्या मनासारखं आहे म्हणून आमच्या या काही वेळेला माहीत होतं असं मी बोलू नये आम्ही पण असं काहीतरी बोलावं लागतं की असं एक चालल्याला काय करायचं आणि पूर्वीचे लोक म्हणजे वृद्ध लोक हळहळायचे अरे बाबा हे कुठ कितपत कित कुठपर्यंत जाणार आहे हा <laughs> तुम्ही घेतलात म्हणून नाही तर लोक म्हणतात तडकटीपणा आहे काय <laughs> शिवाय खाल्ल्यात पुष्कळ भाषा है गाने वक्त एक भाषा समझ के आप हाँ। बोलते तो मतलब हम एक दूसरे से बात कर रहे हैं संगीत में भी हाँ। ये आप मानते हैं ना हाँ ये तो मैंने बोला सुख संवाद है ना क्यों तो योग शास्त्र में भी है कि परापश्यंती मध्यमा वही खरी स्फूर्ति होती आदमी जागृत हो जाता है वहाँ से उसका पहले जो होता है सिर्फ सिर्फ कोई कॉन्शियसनेस हो जाता है फिर पश्चंती मध्यमा वैखरी वैखरी मैंने मुंह से बात तो जब आदमी को कोई शब्द कोई कहने का होता है तो आखिर का उसका जो है डेफिनेट जो है वो सिर्फ भाषा से होती है तो यहाँ भी क्या है ये जो तीनों अंग है ताल है ये भी है ये एक्सप्रेशन है ठेका जो है वो एक्सप्रेशन है राग भी जो है ये एक्सप्रेशन है लेकिन उनमें कोई इनकम्प्लीटनेस नहीं है तो वो भाषा से वो पक्की हो जाती है तो ये तीनों मिलके एक भाषा हो जाती है तो एक्सप्रेस जब हम एक्सप्रेशन मैं दूसरे से बात करता हूँ तो वो मेरी भाषा ही है, है? तो इस वास्ते ये जो संगीत आखिर की जो वो भी एक भाषा कह, कह ली जाती है एक्सप्रेशन भाषा भाषा के सिवाय नहीं होता है के साथ आप एक्सचेंज हो रहा है हाँ? लगता है या कि सिर्फ अपने अंदर गाते हैं अपने नहीं क्या है कि आखिर क्या ये जो योग शास्त्र में भी जो भगवान को मैंने बाहर खड़ा किया है यह वास्तविक वो सब अंदर होते हैं लेकिन मैं अंदर पहचान नहीं सकता इस वास्ते उसको पहले बाहर खड़ा करके उससे बात करते करते फिर मैं उसको अंदर लेता हूँ हाँ। ये उसकी ये ये, ये जो फाउंडेशन है ये समझना चाहिए कि अं-, आखिर तो अंदर ही जाना है लेकिन पहले जब तक वो मैंने बाहर का मुझे संगत वो समझे नहीं तब तक मैं अंदर नहीं जा सकता हूँ क्यों तो पहले ही बाहर आया हूँ ना हाँ, हाँ। अध्यात्म भी और कुछ नहीं है हाँ। यही है त्याला एवढी बैठक आहे लोक माहीतच नाही अशा एक एक बैठक त्याला आहे आणि ती तेव्हापासून सामवेरापासून होत होत होत भर हे सिद्धांत ते ख्यालाचे सिद्धांत भरत मुनीने मांडले जास्त समजून तर त्यांच्यावर राहून राहून राहून राहून समजून ते पचवून मग आपले आपल्या शब्दातून हे विचार बाहेर पडतात की बात हाँ. तो सिर्फ आप फिलोसॉफिकल बोल रहे हैं या सिर्फ संगीत का आ, लगन देखो आप उम्र की वो भी आप कह रहे नहीं जैसे बाकी के भी व्यवहार में हम बोलते हैं ये आदमी अच्छा मैच्योर हो गया मैंने क्या होता है सिर्फ वो उम्र से नहीं होता है तो उसके कुछ होते हैं ऐसे संस्कार होते हैं ये होते हैं फिर उसकी उसकी जो बातचीत होती है उसकी जो एक्शंस होती हैं उसमें एक जो खानदानी जो समझदार आती समझदारी जो आती है वो तो वैसे कोई तुम वैसे बता नहीं सकते हैं और उसको हम लोग मानते हैं बुजुर्ग जो मानते हैं क्यों तो उसके पास ये सब बातें की कोई सवाल हो तो उसका जवाब उसके पास होता है तो आखिर बोले कि आदमी आखिर का हमारे इसमें मोक्ष माना गया है हमारे भारतीय से इसमें कि मोक्ष माना गया है तो मोक्ष क्या होता है कि सुपर बात वो जो होता है वो सिर्फ मोक्ष उसको जो अंदर का अनुभव जो आता है वो जब उसको दुनिया का ये जो सृष्टि दृश्य और अदृश्य सृष्टि का बोध हो जाता है ते मागच्या मागचं सूत्र धरूनच आज आपण पुढे जाऊया मी ज्या घराण्यात शिकलो ते ग्वालियर घराणं आहे का घराणं वास्तविक हा एक कोर्स असतो it's not an end itself जसं कॉलेज असतं कॉलेजमध्ये कोर्स असतो परीक्षा बाहेर होते इथे घराण्यात घराण्याची परीक्षा घेऊन श्रेष्ठ ठरवतात आपल्याला पण तसं नसून सांगा का तर इथे ग्वालियर घराण्याचं काय वैशिष्ट्य होतं त्याचे काय काय पैलू होतात तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चीज आणि त्याचा विस्तार कारण हा सामवेदापासून मानला गेला आहे का गीत विस्तार संगीत आलाप गीत सामगीत असं आहे का ते गीत नसून संगीत होऊच शकत नाही त्यामुळे आम्हाला स्वर नुसते चालतात शब्द नकोत कोणत्या टाकायला पाहिजेत कोणत्या कोणत्यावर टांगायला शब्द पाहिजेत तर असं नसून समजलं का गीत हा शब्दच काढून टाकावा लागेल संगीतामधून ध्रुव पद आहे म्हणजे पद आहे ध्रुवा म्हणजे नोमटम ही त्याची मुख्य नाही पद ध्रु गीत हे मुख्य आहे गीत हा ही नाटकातली नांदी होती भरताच्या वेळेला तर तसं याच्यामध्ये आस्थायंत्र ज्या बांधले ग्वाल्हेरमध्ये हे ही जी काही उत्स्फूर्त अशी एक एक आर्ट फॉर्म तयार झाला समजा का अनेक अनुभवातून तर त्याच्यातून ही जी की गीतं फॉर्म झाली तर क्लासिकलचा एक मुख्य विषय हे असतो म्हणजे क्लासिकल साँग्सचा की ते गीत स्फुरत असतं त्याला मी फ्लुईड स्कल्पचर असं मी नाव मी नाव दिलेलं आहे का जे आप ज्याच्यामध्ये पोटेन्शियलिटी आहे का आणि उत्तम माळा त्या हातात दिल्यावर त्याचं झाड तयार होतं का ते गीत आहे ते क्लासिकल आहे अर्थात माळी उत्तम पाहिजे बीज उत्तम पाहिजे सांगणार का आणि ते फुलताना फुलताना झाड तयार होतं फुलं तयार होतात सांगणार का आणि जे त्या ज्या त्या ज्या ज्याच्यामधून असं फुलण्याची क्रिया होत नाही त्याला पोटेन्शियल ते फ्रोझन स्कल्पचर आहे सुगम संगीतात सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला बोल भाषेतले जी ही आहेत संगीत त्याच्यामध्ये थोडं स्फुरणाचं असतं पण अनवटरा किंवा हे आहेत यांना स्फुरणाची ही नाही ते फक्त फ्रोझन आहे त्यामुळे ती काही क्लासिकलमध्ये येत नाही माझ्या मताने लक्षात आहे का कारण ते इकडचं तिकडचं हे करून मिळून मिसळून एक लहानसा फॉर्म तयार झाला त्याच्यामध्ये असा सबन तीन सब कारण त्याला कुठल्याही आलं ह्याच्यामध्ये ज्यावेळी ज्यावेळी ते फुलतं तर तिन्ही सप्तकात त्याचा विस्तार असतो काय जशी स्प्रिंग आहे कारण संगीत हे प्रवाही आहे बारा सूर नाही आहेत ना काय बारा हजार सूर आहेत ते काय ते स्प्रिंगसारखं ताणलेलं आहे सांगा का ज्यावेळेला ते जवळ केल्यावर जे जे कर्स येतात ते सूर आहेत स्वरत्व पावतात ते आहे का श्रुती आहे ती स्वरत्व पावते स्वरत्व पावते म्हणजे सहाच्या सहाच्या प्रमाणात ती सा रे गम असते का तर ही सगळं लक्षात घेऊन त्याच्यानंतर जी गीतं बनलेली आहेत जाती बनलेल्या आहेत समजल्या का कारण मूर्छना झाली सहा ते सहा त्याच्यानंतर जाती बनल्या आणि त्याच्यातून ही राग व्यवस्था सुरुवात कर्णगोचर जे नाटक्रिया ना ना नाचचित्र आहे तर या याच्यातून ग्वाल्हेरमध्ये जे काही सा ख्याल आला तर तर मी सबंधही सांगू शकत नाही त्याला मै महिन्यान महिने हे लागतील तर इथे जे ख्या ग्वाल्हेरचे जे ख्याल आले त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की हे लोक सिम सिम्पल सिम्पल म्हणून एक त्याच्यावर स्टॅम्प मारला गेला सिम्प्लिसिटी अँड सिम्पल टन हा फरक पडतो कोणती सण आहे का सिम सिम्प्लिसिटी म्हणजे उत्तम रसिक विद्वान ज्ञानेश्वर सारखा असला तर तो आपले अनुभव अत्यंत सौरी सोप्या भाषेत मांडू शकतो ती सिम्प्लिसिटी आहे काय का ओम नमो जी आद्या म्हटलं आम्हाला सा साधे शब्द दिसतात पण त्याचा संबंध त्याचा अनुभवाचा परिपाक तिथे येतो आणि जो ज्याला विद्वान म्हणतात पंडित तो काय करतो साधी गोष्ट कठीण करून मांडतो <laughs> तर ही ग्वाल्हेरची सिम्प्लिसिटी संपवायला तुम्हाला अगोदर तयार व्हावं लागतं तेव्हा ती सिम्प्लिसिटी समजते मी ज्यावेळेला गुरुजींकडे शिकायला आलो समजा का मी माझ्या गुरुजींचं महत्त्व म्हणून सांगत नाही पण तो सोन्यासारखा मनुष्य होता त्याच्याकडे असलेली गोष्ट दुनियेत कोणाकडे नव्हती असं मी आमखास सांगू शकतो त्याला मी कोणतीही परीक्षा देऊ शकेन तर एकनाथ पंडित आष्ठ्यानंतरचा दा हा बादशाह एकनाथ पंडित पण निसार त्यांच्याशिवाय कोणाला ही मिळालेली नाही आहे तुम्ही नंतर मी तुम्हाला त्याच्या हे दाखवेन तर त्या म्हणून मी ज्यावेळेला सुरुवात केली त्याला कारण त्यांच्याकडे वळायलासुद्धा असंच मला कारण झालं होतं की ग्वाल्हेरमध्ये एका एक मोठा दामोदर गुरुजींचा आखाडा आहे <laughs> तिथे हे सगळे त्या आखाड्याचे शिष्य आणि एक दिवस तिथे गुरुपौर्णिमेला ही म्हातारं म्हातारी मंडळी तिथे गुरु तिथे आहे आणि तिथे त्या दिवशी त्यांचं गाणं झालं आणि माझं लक्ष होतं या माणसाकडे काहीतरी वैशिष्ट्य आहे एक कसं हे काय आणि त्या दिवशी त्यांनी मनसुमिरण कर हा एक ललतचा ख्याल घ्यायला आणि मी हळूच त्यांच्या कुशीत शिरलून पेटी हातात घेतली आणि त्यांची साथ केली मी उत्तम पेटी साथ करणार म्हणजे माझ्यासारखा ग्वाल्हेरमध्ये पंडितजींची साथ करणार कोण नव्हता कृष्णराव मी दुर्बेची साथ केलेली आहे तबल्याची साठ केली आहे कृष्णराव तर मी चटकन आत आणि मला तिथे अपील झालं की हा माणसाकडे जी सिम्प्लिसिटी म्हणतात ती याच्याकडे मिळेल आता तुम्हाला एक मजा दाखवतो गोकुल गाव छुवरा ही सगळी दुनिया गाते का इतका तो हे झालेला आहे शेळा झालेला आहे का गवई काय करतो की मुलतानी त्याला आला पाहिजे विद्वत्ता म्हणून आलाप दाखवता आले पाहिजे आणि तयारी दाखवता आली पाहिजे म्हणजे मुलतानी मग ती शीत शब्द मिळव कसा असो काय त्याला सगळं चालतं त्या फाईन ह्याच्यामध्ये खानदानी ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नजाकत असते कोणत्याही त्याची बाजू घेतली तरी त्याच्यामध्ये नजाकत फाईननेस सुप सु अशी सुपडी अशी काहीतरी हे असते ती ओळखायला पाहिजे गळ्यात बसवायला पाहिजे म्हणजे ती पचवायला पाहिजे त्याशिवाय गळ्यातून येणार नाही नुसतं बाहेरची रेषा नक्कल करून कोणी पेंटर होऊ शकत नाही चांगला का पहिल्यांदा बाळभोर त्याला जावं लागतं पण नंतर आतून ते शिजावं लागतं तो बाहेरून आत जातो आणि मग बाहेर येतो आता एक साधी गोष्ट पा सूर्य गोकुल गाव को छोरा छोरा नाही छोरा तिथे शब्द अडकतो म्हणजे कठीण पडतो छुवरा ही भाषा सुद्धा जी आहे बोल भाषा आहे त्या ती बोल भाषा समजली पाहिजे गोकल गोकुळ म्हणणार गोकल गाव को छुवरा बरसाने की ना आता दोन शब्दात काय सांगतो म्हटलं पण मी गुरुजींकडून पहिली चालली मला ही मिळाली माझा सगळा तयारीचा हा भा हे नूर उखडला नाही <laughs> का एक तर ते इतकं अपिलिंग झालं नाही का आणि घ्यायला त्रास व्हायला लागला लक्षात आणि एक होतं की देवाने नजर दिली होती मग त्याचं सौंदर्य समजून आता मजा अशी आहे का त्याने मग हे झालं तर काय झालं आता असं पाहायचं की मला मी सांगितलं ना मग बंडरा एकदा ऐकायला गेलो होतो एका लग्नामध्ये नवरा मुलगी लग्न झाले आणि सासू मागे उभी राहून नवरा बंदरा गाते तिथे काय होतं की नवरी घरात आलेली आहे आणि त्या नवरा नवरीचं बा कौतुक करतात म्हातारी लोक काय माझी ही कशी गोडी आहे कशी छान आहे वगैरे वगैरे का तसं इथे काय आहे की हा सरारंग आहे हे सरारंगाचं गाणं हे मेन मंडपाचं नव्हतं तर ते चेंबर म्युझिक होतं राजा दा बादशाच्या समोर बसून त्याने त्यावेळेस उत्तम गझलकार कव्वाळी ध्रुपद यांच्यामध्ये बसून त्याने तो रंग मारलेला आहे आणि अपील आहे की आतून त्याने टच केलेला आहे तर गोकुल गा, गोकुल गाव को छुवरा बरसाने किनार इन दोन मिल मोह लई रे सदा रंग भई निहाल का असं आटून ओढमळून आलेलं आहे सांगा का की सटारंग सटा त्याच्यावर ओळून टाकतोय मी आता ह्याच्यातलं प्रत्येक अक्षर शब्द त्याचा स्वर आणि रागाचं ॲप्लिकेशन समजलं का राग राग सुद्धा डेव्हलप होतात चिजेच्या आधाराने चिजा रागातून रागातून चिजा बनतात असे एकमेकाला ठरून येते तर आता मजा दाखवतो नुसते अगोदर असे आवाज माझा खराब येते का पाय गो गो मग त्याला घ्यायचंय गो कल एका सुरात मला सूर हलू देईना ते एका षडजावर गो सर्व तंबोरा वाजला पाहिजे दर्शन किनार अच्छा कैसे कठिन है गो बरसाने पर बरसाने की ना बरसाने आणखी रंगत रंग निहार मला खरोखर त्या दिवशी असं ब्रह्म आठवलं आतून सोडता येईना म्हणजे तयार होतो म्हणलं का पण ह्या ज्या इतक्या सिंपल अशा ह्या जागा आल्या घेता घेता नाकी नाव आले कारण आता मोहलई मोहलई कारण किती इन दोना इन दोना मोह म्हटलं तर जबान हवी लागते नुसतं गमपणी नाही आहे हिरण नाही आहे इथे प्रत्येक शब्द तुम्हाला अक्षर घोटावं लागतं इन दो इन दो गावत नाही आता हिला हळवा राहताना हिला खुलवायचं ते किती जबाबदारी आली लक्षात का मी वाटतील तितक्या नोमचोम करून दोन तास मुलताने घालू शकेन ताना आठवून आठवून मारू शकेन पण इथे हात घालताना जबाबदारी घेतली तर लक्षात का आता ठेका लाव झुमरा आहे हां आता जी कशी पदं वाटली गेली आहेत का இந்த ஆட்டு sane sane da da Kumrare Varasane एक तशी चीज येतो का कारण हे गायला लागलं तो संबंध रात्र जाईल पूर्वीची चीज आहे काय नाव ते चरण पार होते म्हणजे इकडे राधाकृष्णाचं वर्ण म्हणजे कौतुक आहे तिकडे भक्तिभाव आहे चरण स्पार्शता ही नूर सोत वावे जिरवा तन मन ये का ते हे निजामुद्दीन अवलिया आणि हे सगळे हे शक भक्तीपंथात सुखी होते भक्तीपंथात होते म्हणून त्यांना राधाकृष्णाचं प्रेम समजलं कळालं काय ते दिवाईन आहे आणि इथे सुद्धा या लोकांची भक्तीच होती ते इथे काय की चरण पारसत पारस म्हणजे स्पर्शत म्हणजे तो स्पर्श शब्द कठीण जातो सबन गीत गोविंदामध्ये कुठेही डब जोडाक्षर नाही आहे नरशिव चिंतामण केळकरने हा शोध लावला तो कुठे याच्यामध्ये हे नाही तसं इथे स्पर्शच्या बोलीभाषा आहेत तर त्याचा पा हे शब्द हे आणि तोच तिथे लागतो जरूर लागतो चरण पार पारसती नूर माझा नूर शोध भावे जिरवा तन मन ये त्याची अंतरा सांगताना त्याची एक मजा सांगतो मग فلن المستي أستيقظ جاء uh, अब्रब थांबत नाही फास्ट बॉलिंगमध्ये सुद्धा फॉलो थ्रू असतो लक्ष सम घेतल्यानंतर अंश असतो तो आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवाह कुठपर्यंत ठेवायचा हे बंधन आहे तितका श्वास ठेवता आला पाहिजे त्याचं एक कारण ती लाट आहे समुद्राची हायेस्ट पॉईंट येतो त्याच्यानंतर लाट ठेव पण ती लाट म्हणजे काही तिथे डेट स्टॉप होत नाही कधी Bye. सो झर झरी झर बकस निजामुद्दीन आवलिया धन धन ये त्या झर झर बकसचा इतका शोध केला काही सापडे नव्हते याचा अर्थ काय लागतो आणि शेवटी पागडींचे हे वाचताना झर झरी झर बकस हा निजामुद्दीलांच्या शिष्यापैकी एक मोठा स सुफी संत होऊन गेला त्याचं नाव झर झरी झर बकस होतं आलं तेव्हा त्याचा तालीम किती करेक्ट होती हे तेव्हा कळलं ते मजा पहा शर्ज दाखवला आसो जरा जरी जरा बकसा निजामुद्दी आसो जरा जरी जरा बकसा निजामुद्दी ओलिया धन धन ये चरण या अंतराचा बोध झाला नसता ते कम्प्लीट होत नाही तू शरीर पान कसा आयसो झरी जरंबकास निजामुद्दी आलिया दा दा ಜರಡಿ ಜರಂಬಕಾಶ ನಿಜಾಮುಡ್ಡಿ ಆಲಿಯ ಜಾ हा अभ्यास आहे आणि अष्टायांचा अभ्यासाला खरोखर लागलं मा आठ जटला तर बाकीच्या गोष्टी इतक्या गौण होऊन जातात त्याच्यातून सु सुटतच नाही तुम्ही हजार वेळा हे अष्टाई मांडात त्याचे प्रत्येक वेळेला ते गुलाब फुलताना प्रत्येक वेळेला ती पाकळीचं कौतुक करावं असं वाटतं इतके त्याच्यात जागा आहेत हे अच्छा मी मी आता नुसतं तुम्ही बंदिश म्हणत होता नुसती बंदिश ज्यावेळी म्हणत होता ढेक्याशिवाय त्यावेळेलाही त्याच्यातून पिलवाडा स्वच्छ दिसत होता हो. थोडीशी सवय लागते त्या नाही ते सवय आहे कारण कोणत्याही पण तरी सुद्धा व्यवस्थित त्याच्यात तिलवाडा दिसतो पहिली ज्यावेळी गोकुल गाव म्हटलं त्यावेळी सुद्धा झुमरा व्यवस्थित दिसत होता न लावता तर ह्याच्या पाठीमध्ये काय कारण ट्रेडिशनल कारण काही पारंपरिक कारण काही नाही काय आहे की हा सबन सब्जेक्ट आपल्याला समजून घ्यावा लागतो की गीत फॉर्म झालं म्हणजे काय झालं आहे इतकं जबरदस्त आहे आहे की याच्यावर प्रवचन होऊ शकतात आम्ही तसं गुरुजींच्या मुळ्यांकडे बसून कारण ज्यावेळी मी मी गुरुजीकडून घेतली कधी प्रतिमा पण त्याचं विश्लेषण मी मुळ्यांकडे केलं सामवेदापासून आत्तापर्यंतची जे काही इव्हॉल्युशन झालं त्याच्यात हे कुठे बसतं सांगा का म्हणून आम्ही कॉन्फिडन्स सांगत होतो की हा highest expression high for highest for दर्जाचा एक्सप्रेशन फॉर्म आहे तर ही जी काही क्रिया आहे तर पहिल्यांदा काय होतं शेवटी आपण काय येतो की याचे ॲनालिसिस काय तर गीत म्हणताना काय होतं की आपण अगोदर काय की स्फूर्त जगाचं आपल्याला जाणीव होते केव्हा आपण जागे होतो स्फूर्त स्फुरण होतं स्मरण तसा कुठल्याही अनाहत नादामध्ये आघात झाल्यावर तो पहिल्यांदा बिंदू असतो का बिंदूला बिंदू जोडताना त्याला प्रवाह येतो आणि तिथे त्या त्या प्रवाहाला ओळखायला तुम्हाला आघात करायला लागतो आणि तुम्हाला लईचा अनुभव येतो ही जाग आली त्याच बिंदूला चांगला का त्याला जर नाट म्हणजे the note which has got same vibrations and duration चांगला का तो स्वर होतो चांगला का तर त्याच्यातून स्वर निघाला त्याच बिंदूतून आणि संकेत रूपाने त्यावेळी ज्यावेळी ते आघात वापरायला लागले त्यावेळी भाषा तयार झाली दत्तात्रय येतो विष्णू महाविष्मळ तसा एका एकाच शक्तीमधून हे तीन शक्ती तयार झालेलं तसं एका आघातातून हे तीन भाग तयार झाले आता काय झालं की प्रत्येकाने आपापलं हे करता करता त्या लईमधून आपल्या लई म्हणजे लईमधून ताल उत्पन्न जास्त जोराचे आघात झाल्यामुळे तालाची कल्पना आली सांगला की त्याची त्याची ज्यावेळी सर्कल्स तयार झाली आणि ती ज्यावेळी वाद्यावर आलं त्यावेळी त्यावेळी ठेका आला म्हणजे या तिन्ही याच्यातून आपल्या एक्सप्रेशनचे जास्तीत जास्त स्तर मिळायला लागले आणि ठेक्यामध्ये तुम्हाला एक एक्सप्रेशनचं मटेरियल मिळालं सांगा काय ह्याला तसंच त्या त्या स्वर त्याला ज्यावेळी स्वरत्व आलं ते निर्णायक स्वर घेतल्यामुळे एक नाट आकृती तयार झाली त्याच्यातून धून तयार झाली आणि धून डेव्हलप झाली ज्यावेळी मूर्छना त्याने म्हणजे सप्तस्वराची धून ज्यावेळी तयार झाली तर त्याच्यातून रागाचं दर्शन झालं आणि राग इथे रसा सांगा का तो रस उत्पन्न करणारी जर धून असेल तर तो राग होतो लक्षात तर धून डेव्हलप झाल्यावर राग झाले सांग आता ही दुसरी त्या बिंदूतून ही दुसरी एक शाखा आली आणि तिसरी शाखा भाषा इथे संपूर्ण एक्सप्रेशन स्पष्ट होण्यासाठी वेद विद टू नो म्हणजे जाण्यासाठी उत्पन्न झालेली ही भाषा आहे त्याच्यातून वेद तयार झाले तर ती जी भाषा तयार झाली त्यामुळे काय झालं की तो मी आयुर्वेदाचा मी नेम की आयुर्वेदामध्ये भस्म असतात आणि अनुपान असतं त्याला योगवाही म्हणतात अनुपानाला योगवाही म्हणतात तर भस्माला जोड द्यायला सांगा का अनुपान द्यावं लागतं तर इथे काय झालं आहे की त्या दोन ह्याच्यामध्ये जी सुप्त शक्ती होती एक्सप्रेशनची ठेक्यामध्ये आणि रागामध्ये ती शब्दाशी जीव त्याचा जोड आल्याबरोबर एक सबंध कम्प्लीट युनिट झालं का आणि त्यामुळे काय झालं की ती जी त्रिवेणी तयार झाली आणि त्या ती फुलता फुलता तशी बोली भाषेतून मोठी भाषा तयार झाली तर त्याच्यातून ही जी ठेके भाषा गीतं आता तुम्ही पा पोवाडे सुटले गीतं सुटली त्याच्यातून ठेके कुठून आले लक्षात आहे का ती सांगणे जेथे जातो तेथे तुम्हाला संघाती तुम्हाला त्याच्यातून ठेकाच दिसतो लक्षात आहे का ती ही जी काही प्राथमिक अवस्था आहे त्याच्यातून ही ठेके तयार झाले पहिल्यांदा नुसते ताल झाले आणि तालाने भागत नाही त्याला ठेकाच पाहिजे असतो ताल गायकी कव्वाली किंवा धुपट आहे आणि यालाच काय की याला प पाय जखडून न ठेवता त्याच्याशी खेळायचं म्हणून ख्याल तयार झाले तर याच्यामध्ये काय होतं की पाहिजे तेव्हा आम्ही मातेशी एक होतो आणि त्या पा मातेशी वेगळं होऊ शकतो पण त्याचं त्याला न बिघडता कारण त्याच्या शब्द त्या ह्याच्यामध्ये शब्द ड्रिल अक्षर ड्रिल म्हणून न राहता ते एक्सप्रेसिव्ह फॉर्म होतो शब्दत्व त्याचं जायला नाही पाहिजे तर ही काय असतं की पहिल्यांदा हे समजून घेतलं किंवा संस्कार जशी पहिल्यांदा बा तुम्ही भाषा बोलता ती लहान मुला लहानपणापासून आपण बोलतो चांगलं का त्याचे आघात त्याचे हे हे सगळे तुम्हाला बसतात पण ते समजून घेण्यासाठी शाळेत जावं लागतं आणि व्याकरण समजून घ्यावं लागतं मग तुम्ही जाणीवेने तुम्ही करता चांगलं का आता गोकल ग आता ही चीज ज्यावेळी ज्यावेळी बांधली चांगलं का त्यावेळी ती त्याला झुमऱ्याच्या त्याच्या डोक्यात कुठेतरी झुमरा असला पाहिजे किंवा तर त्यामुळे ते आपोआप ते शब्द त्या तिरिकिटीमध्ये ते कल कसं शब्द येतो गो कल समेला समेला नेहमी पॉज पाहिजे असतो लक्षात आलं का सम ही ही पॉज असते कारण आपल्या ग्वाल्हेरला भाषा आहे तर पहिल्या मात्रेवर सम नाही आहे ग्वाल्हेरच्या कुठल्याही ठेक्यामध्ये पहिल्या मात्र सम समजली नाही तर पहिली चाळी तेराव्या मात्रेवरती चालते झुमड्याची किंवा आपल्या तिलवाड्याची आणि प दुसऱ्या टाळीवर समय काय का म्हणून काय असं की घड्याचं हे पा की असे वर आणि खाली तर ही जी लाट येते ती कुठून तरी सुरुवात होते तुम्ही उडी मारायची जरी असली तर तुम्ही सुरुवात करता मग उडी मारता तशी इथे समेला गाठायचं असताना त्याची पूर्वी जी जी ही आहे ती पकडावी लागते म्हणून ग्वाल्हेरची भाषा अशी आहे की तेराव्या मात्रेवर पहिली टाळी दुसऱ्या मात्रेवर दुसऱ्या टाळीवर सम का म्हणून कुठेही याचे दोन भाग होत असतात उजवा डावा का तर म्हणून त्याला खाली भरी सांगितली भरी वर येते खाली खाली असते आणि इक्वल त्याची त्याची चाल असते तर इथे जशी खा इथे खाली आली तर खालीवरून जसं काय असतं की बिनकारानी हे काही काव्य रचले ते काय असतं की बिनकारामध्ये एक डकार असतो सांगतो तो डकाराचा न्यास जिथे येतो तिथे खाली येते डकाराचा न्यासाने सम येतो धम असं हे तर तसा त्यांनी त्यांचं आवर्तन ठेवलं कुठेतरी का मालगाडीसारखी सम गेली आणि असं नाही आहे समेवर आल्यावर खाली दिसली पाहिजे काय का खाली आल्यावर सम दिसली पाहिजे आणि हां असा त्याचा विभाग आहे नाही का आणि मग निर्णय एक्सपिरियन्स आहेत सांगा का आता समजा मला टिचालाची नुसती चाल मजा घ्यायची असेल की डान्समध्ये वगैरे लागतो त्याची हे हे घेतलेली त्यांनी सोडलं कोणतंच नाही आहे पण मुख्य हे आहे ते खाली भरी आणि कर्स प्रवाह प्रवाह मोडला हे नाही खंडित झाला नाही पाहिजे म्हणजे उच्चाराच्या जबान सांगितलं जबानसुद्धा अशी पाहिजे की ती जबान स्पष्ट आहे पण ती तुम्हाला अडकवत नाही कुठे वाकडे तुम्हाला उच्चार चालणार नाही अच्छा गो कल कोल गा गा नुसता चालणार नाही गो को सुरील कठीण आहे गो कल गा अक्षर लागत नव्हतं हिशोब लागतो पण किती अक्षर घेत नव्हतं तिथे ज्यावेळी गुणित आले बरसाने बरसा दडपून बरसाने ना असं नाही करत बरसाने आठवण आहे टेंबेनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या रेहमतखाची पहिली मैफल ती आठ तुम्ही जर वापर हे का की ज्या दिवशी रेमटकाचं पहिलं गाणं त्यानं तर मधा मध मध वाहतो आहे असं वाटायला लागलं आणि त्याने मुलतानी ऐकली रेहमत खाला ही जाणीव फार होती ज्याची माझे गुरुजी रेहमत खा बरोबर हदुखाकडे शिकलेत दुखाची तालीम रेहमत खाच्या बरोबर मिळाली लक्षण आणि बंदेली यांच्याकडे रोज संध्याकाळी बस गाडी बसलेले असायचे तर ही तालीम त्याच्यातून ही त्यांना अनुभव आलेला तर नंतर काय की माझं आणि गोविंदराव तेंब्यांचं ह्याच्या नावाखाली काय म्हणतात त्याला पेपरमधून पुष्कळ आमच्या खटापटी झाल्या होत्या आणि त्यांना माहीत नव्हतं मीच तो हे आहे आणि पुरंदर पुण्याला पुरंदरच्या वाड्यात मी माझी पहिली मैफल झाली आणि त्याची सगळे गोविंदराव टेंबे वगैरे ही जो बुजुर्ग मंडळी समोर बसली होती आणि म्हटलं आज काय करावं तेव्हा कारण आमच्या पंडितजींच्या गाण्यावरती नाराज झाले होते पूर्वीच्या कृष्णरावांच्या एक मैफल तर मी काय केलं हे सुरू केलं असं आणि एकदम तो असं डोळे अरे हे शुद्ध गाणं कुठून आलं एकदम खाती आठवण आहे ना तुमच्याकडे कसं आलं ते ही त्याच्यातली परीक्षा आहे गो कल गो कल गा माझ्याकडे एक मोठ्या खानसाहेबाचा एक पट एक शिष्य काहीतरी शिकायला होतं मला नाव सांगू नका म्हणून मी त्याला कधी सांगितलं नाही तसं आणि तुम्हाला मला सगळे बाकी यमन बिमन येतात जरा मुलताने बिलताने ते चांगले ख्याल नाही येत नाही म्हटलं ठीक आहे गोकळ मला माहीत नव्हतं हे कठीण आहे जवळजवळ दहा बारा दिवस चालेल तो गो तू यायचा बसंत घेऊन म्हटलं तोडायचं नाही गो कळ ग तुला तालीम पाहिजे गवायची तर आता गो कल असं शिकू शक गो कल गाव त्याने मुलतानी शिकायचं सोडून दिलं तर असं काही त्याच्या मागच्या ह्या हे महत्त्व वाढवायला म्हणून सांगत आहे त्याच्या मागचा आम्हाला जो काही अनुभव आला आहे ग्वाल्हेरचं चांगलं अंग फार थोड्या लोकांना मिळालं